न मां ला मां असली नचा असीं नची त साधि हा न सखया मधुरेवी सखयाज आरवि त नयनाउदेवान पाहुनी कुणी धावली गोपिका करपाशी तुला बांधुनी ठेविका मग केवी तुला मग केवी तुला स्मरणार मनी सुधते राधा स्मरणार मनी सुधते नाद तुझा वेणूचा ऐकण्या मधुनाद तुझा वेणूचा ऐकण्या प्रणया कुल मुख पाण्या जरी आतुर मी जरी आतुर मी फुलना फुलणार परी नसिया पुरते हरी धावनी दे दर्शना एकदा दे दर्शना पुरवाळून गे पुरवाळून गे लाडकी परिारी देसी परिदारी देतीआ